कागा केविल वाणा केलो दिनाचा दिन केलो दिनाचा दिन कागा केविल वाणा केलो दिनाचा दिन केलो दिनाचा दिन

वाटे मना तुझा म्हणविता दास तुझा म्हणविता दास नाही रस गोडी नाही रस बोलली आसार गोडी नाही लाजविले मागे संतांची उत्तरे संतांची उत्तरे कळो येते खरे कळो येते खरे तुझे एकावरून लाज वाटे मना तुझा म्हणविता दास तुझा म्हणविता दास लाज वाटे मना तुझा म्हणविता दास तुझा म्हणविता दास रस गोडी नाही रस बोलली या सारीची तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी ಪ್ರಸಾದ ವಾತು ನೀ ತುಮಚಿಯ ವಿಠಲ ಪ್ರಸಾದ ವಾತು ನೀ ತುಮಚಿಯ ವಿಠಲ नाही रस बोलनिया सारीची गोडी नाही रस बोलनिया